वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड सर्ग विसावा रामाच्या धनुष्यातून सुटलेल्या घातक बाणाने मारला जाऊन भूमीवर पडलेला त्याला पाहून चंद्रमुखी तारा सुंदरी त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला मिठी मारली हत्तीसारख्या किंवा महान पर्वतासारख्या वानर वालीला बाणाने घायल झालेला आणि मुळापासून उन्मळून पडलेल्या वृक्षासारखा पाहून शोकाने कळवळून तारा दुःखी होऊन शोक करू लागली रणात भयं पराक्रम करणाऱ्या वीर वानरश्रेष्ठा मीही मी धावत धावत पुढे आले माझ्याशी तुम्ही का बरे बोलत नाही वानरश्रेष्ठा उठा उत्तम शय्येवर पडा मोठे राजे असे भूमीवर नाहीत झोपत पृथ्वीपते तुम्हाला ही पृथ्वी अतिशय प्रिय आहे हे खरे प्राण गेल्यावर सुद्धा मला सोडून आपल्या अंगाने तुम्ही तिचा उपभोग घेत आहात वीरा धर्माला धरून चालला असता तुम्ही किशकेंदेसारखी रम्यपुरी स्वर्ग मार्गावर आता निर्माण केली असे दिसते सुगंधाने भरलेल्या वनात आम्ही तुमच्याबरोबर जे विहार केले त्यांना आता तुम्ही विराम दिलात सेना नायकांच्या महानायका तुम्ही पंचभूतात मिसळलात आणि माझा आनंद लोपला आशा संपली मी शोक सागरात बुडाले तुम्हाला भूमीवर प्राणहीन पडलेले पाहून शोकाने व्याकुळ होऊन हे माझे हृदय यावेळी सहस्त्रशः फाटून जात नाही तेव्हा ते फारच कठीण म्हटले पाहिजे सुग्रीवाची भार्या तुम्ही हरण केलीत त्याला बाहेर हाकलेत त्या त्या कर्माचं हे वानराधिपा तुम्हाला हे फळ मिळाले तुमच्या हिताविषयी दक्ष असणाऱ्या मला मोहाने तुम्ही झुडकावून लावले वानरेंद्रा मी तुमच्या हिताची इच्छा धरूनच तुम्हाला हितकारक असे बोलले होते मान्यवरा रूपाचा आणि यौवनाचा गर्व असलेल्या सुखद अप्सरांची मने खरोखर आर्या तुम्ही खळबळून टाकीत असाल तुमच्या आयुष्याचा अंतकालच हा आला असावा त्यामुळेच खरोखर कोणाच्याही पकडीत न सापडणारे तुम्ही ओढून नेल्यासारखे सुग्रीवाच्या पकडीत सापडलात दुसऱ्याशी युद्ध करीत असलेल्या वालीला अयोग्य ठिकाणी मारून असले अत्यंत निंद्यकर्म करूनही काकुच्छ राम पश्चाताप पावत नाही पूर्वी कधी दैन्य न भोगलेले मी आता दैन्य वैधव्य शोक वाकवता भोगीत पूर्वी कधी दुःख न भोगलेली आता अनाथासारखी आयुष्य कंठीत राहणार सुकुमार सुख सुखात वाढलेला लाड केलेला माझा वीर अंगज क्रोधाने अंध झालेला चुलता आला तर त्याची काय अवस्था होईल पुत्रा तुझ्या धर्मवत्सल पित्याला चांगला पाहून घे वत्सा आता त्याचे दर्शन तुला दुर्लभ होणार तुमच्या पुत्राला आश्वासन द्या मला संदेश देऊन मार्ग दाखवा त्याच्या मस्तकाचे अवघरण करून तुमच्या प्रवासाला निघा तुम्हाला मारून रामाने महाकर्म केले त्या सुग्रीवाच्या वचनातून तो मुक्त झाला सुग्रीवा तुझी इच्छा पूर्ण हो रुमा तुला प्राप्त होईल मनात किंतू न ठेवता आता राजाचा उपभोग घे तुझा शत्रू तुझा भाऊ त्याला चांगले शासन झाले मीही तुझी तुमची प्रिया इतकी बडबड करत आहे माझ्याशी का बरे बोलत नाही वानरेश्वरा या बघा तुमच्या अनेक सुंदर भार्य आलेल्या आहेत तिचा तो विलाप ऐकून त्या वानस्रिया सर्वतोपरी अंगदाला घट्ट धरून दीन आणि दुःखार्थ होऊन आक्रोश करू लागल्या आपल्या वीर ज्याने बाहुभूषणे घातली आहेत त्या अंगदाला सोडून तुम्ही का बरे चिरप्रवासाला निघालात प्रिय आणि सुंदर रूपाच्या गुणांनी तुमच्याजवळ असणाऱ्या पुत्राला असे टाकून जाणे बरे नाही दीर्घबाहो अजाणता माझ्याकडून जर तुम्हाला न आवडणारे असे काही घडले असेल तर हे वानर कुलनाथा मला क्षमा करा वीरा मी तुमच्या पायावर डोके ठेवते अशी ती ताऱ्या भरताच्या जवळ बसून वानर स्त्रियांच्या सह करुण स्वराने रडत राहिली आणि जेथे वाली होता त्या ठिकाणी उपाशी बसून राहण्याचा त्या सुंदरीने निश्चय केला किशकिंदाकांडाचा विसावा सर्ग समाप्त